अध्याय तीनशे अडतीसावा नारदकृत नारायण नामस्तोत्र भीष्म सांगतात हे धर्मा मग महर्षी भगवान नारद हे श्वेत महाद्वीपास आले तो तेथे तेच चंद्रतुल्य तेजस्वी श्वेत पुरुष त्यांना दिसले त्यांनी नारदांचे पूजन केले आणि नारदांनी त्यांच्या मनाने व शिरप्रणामाने सत्कार केला नंतर कशाही संकटात असता ज्यांचे जपध्यान कधी अंतरतच नाही अशा नारदांनी नारायणाचे दर्शन व्हावे ही उत्कंठा असल्यामुळे एकाग्रचित्त होऊन व भुज उभारून योगनिष्ठ वृत्तीने निर्गुण असताही भक्तासाठी सगुणरूप धारणारा जो विश्वस्वरूपी परमात्मा नारायण त्याचे असे स्तवन आरंभिले नारद म्हणाले हे देवदेवेशा तुला नमस्कार असो हे निष्क्रिया म्हणजे व्यापकत्वामुळे क्रियाहीना हे निर्गुणा म्हणजे संग्रहिता हे लोकसाक्षीन म्हणजे उदासीनत्वाने सृष्टीकडे पाहणाऱ्या क्षेत्रज्ञा म्हणजे स्थूल व सूक्ष्म या देहांचा प्रकाशक अशा जीवरूपा हे पुरुषोत्तमा शरीर जीव व ईश या तिघातून श्रेष्ठा हे अनंता म्हणजे देश काल व वस्तू यांच्या मर्यादेपलीकडे असणाऱ्या हे पुरुषा म्हणजे पुर म्हणजे व्यष्टीचे स्थूल सूक्ष्म व कारण हे देह त्यास जाणणाऱ्या हे महापुरुषा म्हणजे समष्टीतील स्थूलाधिकांच्या दाहका हे पुरुषोत्तमा म्हणजे सत्तज्ञानानंतानंद रूपा हे त्रिगुणा म्हणजे मायाश्रमाने सत्परजतमो रूपा हे प्रधाना म्हणजे सत्वरजस्तमांच्या संघात रूपा हे अमृता म्हणजे सुधारूपा हे अमृताख्या म्हणजे देवसंज्ञा हे अनंताख्या म्हणजे शेषा हे व्योम म्हणजे अप्रकट रूपा हे सनातन म्हणजे अनादी हे सत्सद्व्यात व्यक्तात व्यक्त म्हणजे कार्यरूपाने व्यक्ता व कारणरूपाने कारणरूपाने अव्यक्ता हे ऋतुधाम म्हणजे सत्यप्रकाशा हे आदिदेव म्हणजे नारायणा हे वसुप्रद म्हणजे कर्मफलदायका हे प्रजापते म्हणजे दक्षादी रूपा हे सुप्रजापते म्हणजे सनकादी स्वरूपा हे वनस्पते म्हणजे अश्वत्थादी रूपा हे महाप्रजापते म्हणजे चतुर्मुखा हे ऊर्जस्पते म्हणजे ऊर्ज म्हणजे ब्रह्मादिक जे जीवरूप पशु त्यांच्या पते हे वाचस्पते म्हणजे वाचा प्रवर्तका हे जगतपते म्हणजे इंद्रा हे वनस्पते म्हणजे सूत्रात्मन हे दिवसपते म्हणजे सूर्या हे मरुत्पते म्हणजे प्राणवायो हे सलिलपते म्हणजे वरुणरूपा हे पृथ्वीपते म्हणजे राजा हे दिक्पते म्हणजे रूपा हे पूर्वनिवासा म्हणजे महाप्रलयी जगदाधारभूता हे गुह्य म्हणजे अप्रकाश्या हे ब्रह्मपुरोहित म्हणजे ब्रह्मदेवाला वेद सांगणाऱ्या हे ब्रह्मकायिक म्हणजे ब्राह्मण शरीराने साध्य जे यज्ञयागाने तद्रूपा हे महाराजिक म्हणजे गुणविशेष रूपा हे चतुर्महाराजिक म्हणजे देवतांचे चार गुणविशेष तद्रूपा हे भासुर म्हणजे प्रकाशमान हे महाभासुर म्हणजे अमितद्युते हे सप्तमहाभाग म्हणजे यज्ञात गायत्र्यादी मंत्रांनी ज्याला सात हविर्भाग दिले जातात अशा हे याम्य म्हणजे यमगण स्वरूपा हे महायाम्य म्हणजे चित्रगुप्त रूपा हे संज्ञा संज्ञ म्हणजे संज्ञा जी यमपत्नी तन्नामका हे तुषित महातुषित हे प्रमर्दन म्हणजे मृत्यू हे परिनिर्मित म्हणजे मृत्यूचे सहाय्यासाठी रोगाधिक उत्पन्न करणाऱ्या हे अपरिनिर्मित म्हणजे आरोग्य रूपा हे वशवर्तीन म्हणजे कामादी विकारास वश असणाऱ्या हे अपरिनिंदित म्हणजे युक्तत्वामुळे निंदारहित अशा हे अपरिमित म्हणजे अनंत रूपा हे वशवर्तीन म्हणजे शास्त्या हे अवशवर्तीन म्हणजे स्वतंत्रा हे यज्ञ म्हणजे अग्निहोत्र रूपा हे महायज्ञ म्हणजे ब्रह्मयज्ञादी स्वरूपा हे यज्ञसंभव म्हणजे ऋत्विजादी रूपा हे यज्ञयोने म्हणजे वेदस्वरूपा हे यज्ञगर्भ म्हणजे अग्निरूपा हे यज्ञ हृदय म्हणजे यज्ञातील उपासना रूपा हे यज्ञस्तुत म्हणजे यज्ञ रूपाने ज्याची स्तुती केली जाते अशा हे यज्ञभाग हर म्हणजे यज्ञात हविर्भाग घेणाऱ्या हे पंचयज्ञ म्हणजे पंचमहायज्ञ स्वरूपा हे पंचकाल कर्तृपते म्हणजे अहोरात्र मास ऋतू अयन व संवत्सर हे पाच कालभाग व अधिष्ठान कर्ता करण चेष्टा व दैव हे पाच करते या सर्वांच्याही पते हे पांचरात्रिक म्हणजे पंचरात्र आगमाचे ज्याचे ज्ञान होते अशा हे वैकुंठ विकुंठेच्या पुत्रा हे अपराजित म्हणजे ज्याचा कोणाकडूनही पराजय झाला नाही अशा हे मानसिक म्हणजे मनरूप उपाधीने युक्त असणाऱ्या हे नामनाधित्मिक म्हणजे सर्व प्रकाराची नावे आहेत ज्याला अशा हे परस्वामीन म्हणजे ब्रह्मदेवाचाही स्वामी हे सुस्नात म्हणजे ज्याने वेदव्रत समाप्त केले आहेत अशा हे हंस म्हणजे त्रिदंडीन हे परमहंस म्हणजे एकदंड धरा हे महाहंस म्हणजे दंड दंडाधिधाईना हे परमयाज्ञिक हे सांख्य योग म्हणजे योग रूपा हे सांख्यमूर्ते म्हणजे ज्ञानरूपा हे अमृतेशय म्हणजे जीवाचे ठिकाणी शयन करणाऱ्या ह्या हे हिरण्यशय म्हणजे हृदयाचे ठिकाणी निद्रा करणाऱ्या हे देवदेवेशय म्हणजे इंद्रियांचे ठाई राहणाऱ्या हे कुशेशय जे समुद्रजलात निजणाऱ्या हे ब्रह्मेशय म्हणजे वेदाचे ठिकाणी स्थित होणाऱ्या हे पद्मेशय म्हणजे ब्रह्मांडशाईन हे विश्वेश्वर म्हणजे जगदीश्वरा हे विश्वक्सेन म्हणजे भक्तरक्षणार्थ ज्याच्या सेना सर्वत्र धावत आहेत अशा हे जगदन्वय म्हणजे जगदात्पायीन जगदापिन हे जगत प्रकृती म्हणजे जगताला उपादानभूत अग्नी हे तुझे मुख आहे तूच वडवाग्नी आहेस आहुती तूच सारथी अग्निरूप तूच वशत्कार तूच ओंकार तूच तू तप तूच मन तूच चंद्रमा तूच चक्षुराज्य म्हणजे यज्ञातील अवलोकनाने संस्कृत केलेले असे घृत तूच सूर्य तूच दिग्गज तू दिग्भानू म्हणजे दिशाना प्रकाशित करणारा तूच विदिग्भानू म्हणजे विदिशाना प्रकाशित करणारा तू हयशिर म्हणजे हयग्रीव रूपरूपा हे प्रथम प्रथमत्रिसौपर्णा म्हणजे ब्रह्ममेतू मामदित्यादी त्रिसौपर्णा रूपा हे वर्णधर म्हणजे ब्राह्मणादी चतुर्वर्णांच्या धारका हे पंचाग्ने म्हणजे गार्हपत्य दक्षिण आवहनीय सभ्य आवसस्थ्य या नावाचे पंचाग्नी तद्रूपा हे त्रिणाचिकेता नचिकेत नावाचा अग्नि ज्याने तीन वेळा केला आहे अशा षडयनिधान म्हणजे षडंगयुक्त वेदरूपा प्राग म्हणजे समाविशेष रूपा ज्येष्ठ सामग म्हणजे समाविशेषाने गायलेला सामिक्र व्रतधर म्हणजे व्रतधारका हे अथर्वशिरा म्हणजे अथर्वशीर्ष उपनिषद रूपा हे पंचमहाकल्प म्हणजे सौर शाक्त गणेश शैव व वैष्णव असे जे पाच आगम त्यांची प्रतिपाद्य अशा हे फेनपाचार्य म्हणजे संज्ञक ऋषिरूपा बालखिल्या म्हणजे साठ हजार बालखिल्य ऋषिरूपा हे वैखानस म्हणजे वानप्रस्थ रूपा हे अभग्न योग म्हणजे अखंड योग रूपा हे अभग्न संख्यान म्हणजे अखंड विचारनिरता हे युगादे म्हणजे युगाचा आदि रूपा हे युगमध्ये म्हणजे युगमध्या हे युगनिधन म्हणजे युगांत रूपा हे आखंडन म्हणजे इंद्र रूपा हे प्राचीन गर्भ या नावाचा ऋषी तूच हे कौशिक या नावाचा ही ऋषी तूच हे पुरुष्टुत ज्यांची अनेकाने स्तुती केली आहे असा हे पुरुहूत ज्याला अनेक नावानी हाक मारतात अशा हे विश्वकृत म्हणजे विश्वकर्त्या हे विश्वरूप म्हणजे विश्वस्वरूपा <clears throat> हे अनंतगते म्हणजे ज्याचे गतीचा अंत नाही अशा हे अनंत भोग ज्याला अनंत शरीरे आहेत अशा हे अनंत म्हणजे अनंता हे अनादे म्हणजे उत्पत्ती रहिता हे अमध्य म्हणजे ज्याला मध्यस्थिती नाही अशा हे अव्यक्त मध्य म्हणजे ज्याची मध्यस्थिती प्रकट नाही अशा हे अव्यक्त निधन म्हणजे ज्याचा अंतही कळत नाही अशा हे व्रतावास म्हणजे व्रताचे ठिकाणी राहणाऱ्या हे समुद्राधिवास हे यशोवास हे तपोवास हे दमावास हे लक्ष्मीवास हे विद्यावास हे कीर्त्यावास हे श्रीवास हे सर्वावास हे वासुदेव हे सर्वच्छंदक म्हणजे सर्व मनोरथ पुरविणाऱ्या हे हरिहय म्हणजे रामावतारी मारुतीच्या खांद्यावर बसून जाणाऱ्या हे हरिमेध म्हणजे अश्वमेध स्वरूपा हे महायज्ञ भाग हर म्हणजे योग समाधीला योग समाधी जीवाला आत्मस्वरूपात आकर्षण करणाऱ्या हे वरप्रद हे सुखप्रद हे धनप्रद हे हरिमेध म्हणजे हरिभक्ता हे यम म्हणजे अहिंसा सत्यादी पंचयमरूपा हे नियम म्हणजे शौच संतोषादी पंचनिरुपम रूपा हे महानियम म्हणजे यमनियमादी सीमांता हे कृच्छ म्हणजे प्राजापत्यादी प्रायश्चित्त रूपा हे अतिकृच्छ हे महाकृच्छ हे सर्वकृच्छ हे नियमधर हे निवृत्ती भ्रम हे प्रवचनगत ब्रह्मचारीन हे पृष्णीगर्भ प्रवृत्त म्हणजे देवकी पुत्रा हे प्रवृत्त वेदक्रिय म्हणजे वैदिक कर्माची प्रवृत्ती करणाऱ्या हे अज हे सर्वगत हे सर्वदर्शीन हे अग्राह्य म्हणजे अतर्क्या हे अचल हे महाविभूते आकाशादी सृष्टीरूपा हे महात्म्य शरीर म्हणजे विराट स्वरूपा हे पवित्र हे महापवित्र म्हणजे सूक्त रूपा हे हिरणमय म्हणजे मंडल ब्राह्मण स्वरूपा हे बृहत म्हणजे वेदस्वरूपा हे अप्रतर्क्य म्हणजे अतर्क्या हे अविज्ञेय हे ब्रह्माग्र्य म्हणजे महाकारण स्वरूपा हे प्रजासर्ग कर हे प्रजानिधन कर हे महामायाधर म्हणजे महामायाबी हे चित्र शिखंडिना म्हणजे सुंदर केशकलापयुक्त हे वरप्रद हे पुरोडाशभाग हर हे गताध्वर म्हणजे प्राप्त आहे यज्ञजाला अशा हे छिन्नतृष्ण म्हणजे निर्लोभा हे छिन्न संशय हे सर्वतोवृत्त म्हणजे सर्वव्यापका हे निवृत्त रूप म्हणजे मुक्त स्वरूपा हे ब्राह्मण रूप हे ब्राह्मणप्रिय हे विश्वमूर्ते हे महामूर्ते हे बांधव म्हणजे लोकबंधू हे भक्तवत्सल हे ब्रह्मण्यदेव मी तुझा भक्त असून तुझे साक्षात दर्शन व्हावे अशी माझी इच्छा आहे ही मोक्ष स्वरूपा तुला वारंवार नमस्कार असो ओम तत्सत